श्रीराम समर्थ पंचिका तेरावी फलरूप श्रीराम समर्थ पंचिका तेरावी समास पहिला ज्ञान वैराग्यो परप्रकार परमप्रकार परम परमप्रकार श्रोता म्हणतो ज्ञान एकच आहे ज्ञानाचा परिपाक म्हणजे समाधान होय मग सविकल्प इत्यादी अनेक नावे का बरे ठेवली वक्ता म्हणतो वृत्तीभेदाने ही अनेक नामे प्राप्त होतात पण ती सर्व अभिन्नत्वाने समजून घ्यावीत पण मुक्तिस्थिती एकच असते गुरुकृपेने एकच समाधान सर्वांना प्राप्त होते पण कोणी सविकल्पाने राहतात कोणी निर्विकल्पाने कोणी प्रपंचात राहतात कोणी उदासपणे फिरतात कोणी पडूनच राहतात कोणी उन्मत्तासारखे दिसतात कोणी देवतांची पूजा करतात कोणी भजन करत असतात कोणी तीर्थाटन करतात कोणी कर्माचरण करतात कोणी संप्रदाय वाढवतात कोणी ते टाळतात कोणी स्वतःचे ज्ञान झाकून ठेवतात कोणी ते प्रकट करतात पण सर्वांचे ज्ञान एकरूपच असते प्रारब्धानुसार सर्वाचे देह वर्तन करत असतात कुठे वैराग्य दिसते कुठे ते गुप्त असते कुठे शांती दिसते कुठे सकाम कर्मे दिसतात पण त्या सर्वांचे अंतरीचे वर्म एकच असते तेव्हा श्रोता म्हणतो की वैराग्य आणि शांती हीच ज्ञानाचे परमभाग्य होय त्यामुळे कुठे गुप्त कुठे प्रकट असा भेद असायला नाही पाहिजे यावर वक्ता उत्तर देतो की आता नीट लक्ष देऊन का ही त्रिविध लक्षणे समजून घ्या जेथे ज्ञान असते तेथे बाकीच्या दोहना राहावेच लागते नामरूपांचा त्याग न करता ज्ञान अभंग राहूच शकत नाही जरी संपूर्ण विरक्ती चंचल असली तरी शांतीने ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते ही तिन्ही लक्षणे एकत्रच असतात त्यात दोन दिल्याप्रमाणे वाटतात प्रारब्ध योगाने कोठे प्रतिबंधक दिसतात कोठे प्रकट असतात या तिन्हीची लक्षणे त्यांचे हेतू स्वरूप आणि कार्य आणि त्यांचा शेवट इत्यादी वेगवेगळे करून सांगतो पदार्थाकडे दोषदृष्टीने पाहण्यामुळे विरक्ती उत्पन्न होते स्वरूप ओळखल्यानंतर पुन्हा भोगेच्छा न होणे हे त्यागाचे स्वरूप होय श्रवण मननादी घडल्याबरोबर ज्ञान उद्भवते हा ज्ञानाचा हेतू म्हणजे कारण होय ज्ञानाचे स्वरूप म्हणजे ग्रंथीभेद होणे हे होय त्याचे कार्य एकरूप नसते शमदमादी हा हेतू त्यामुळे उपरम प्राप्त होतो बुद्धी निरोध हे त्याचे स्वरूप होय त्यामुळे चित्त विचलित होत नाही हे उपरमाचे कार्य होय यात ज्ञान हे मुख्य आहे बाकीचे दोन ही साध्येच आहेत मोक्ष ज्ञानावाचून मिळत नाही हे श्रुतीप्रमाण सिद्ध आहे ज्ञानाचा त्याग करून वैराग्याचा स्वीकार केला आणि उपरम म्हणजे शांतीचा अवलंब केला तर त्यामुळे विनाकारण कष्ट मात्र होतील ज्ञानाची जागा ते घेऊ शकणार नाहीत वैराग्य शांती हे असले तरी विवेवका वाचून मोक्ष मिळणार नाही कष्ट मात्र होतील वैराग्य आणि शांती यांचा आभास करून स्वर्गादी लोकात जाता येईल किंवा योगी कुळात जन्म येईल पण त्यानंतर त्याला ज्ञान होईल पण ज्ञानाचे असे नाही ते उत्पन्न झाल्याबरोबर अज्ञान नष्ट होते यात जन्मात ताबडतोब जीव ब्रह्मरूप होऊन त्यास मोक्ष मिळतो ज्ञान असेल तेथे वैराग्य आणि उपरम ही दोन्ही असतातच पण प्रारब्धामुळे ती नष्ट झाल्यासारखे दिसतात जनकाधिक राज्य करीत असताना त्यांना पूर्ण ज्ञान झालेले होते वैराग्य आणि उपरम ही त्यांचे ठिकाणी होते त्यांना जर वैराग्य उपरम नसते तर विदेह हे नाव कसे पडले असते हे अंतरीचे वर्म समजून घ्यावे बाह्यरूप खोटे समजावे वरवरचा त्याग करून एखादा मनुष्य नागडा हिंडेल पण अंतःकरणात मात्र स्वर्गादी भोगांची इच्छा करेल तर विवेकी लोक त्याला वैराग्य म्हणत नाहीत ब्रह्मलोकापासून तृणापर्यंत सर्व वमकाप्रमाणे म्हणजे उकून टाकलेल्या पदार्थाप्रमाणे मानून चित्ताने त्याची इच्छा न करणे ही वैराग्याची सीमा होय ती ज्ञानावाचून सिद्ध होत नाही अगदी झोपेतल्यासारखे विस्मरण ही उपरमाची सीमा होय मिथ्यात्व दृढ झाल्यावर ज्ञाताला तेही साध्य होते मी देह आहे ही बुद्धी इतकी दृढ असते की स्मरण असताही ती न स्मरल्यासारखी पक्की होते त्याप्रमाणे ब्रह्मबुद्धी जर पक्की असेल तर ती ज्ञानाची परिसीमा होय द्वैतबुद्धीचा नाश हेच वैराग्याचे लक्षण होय अनुसंधान ब्रह्माकार ठेवणे हेच ज्ञान होय चंचल वृत्ती नष्ट होऊन केवळ अखंडता साचून राहणे हीच उपरमाची गुरुकिल्ली होय ती ज्ञानी लोकांना प्राप्त होते संशयरहित समाधान हेच ज्ञान आणि हेच विज्ञान होय आता देह खुशाल प्रारब्धाच्या अधीन राहून वर्तणूक करो तो पाहिजे ते करो पडो फिरो भोगात राहो अथवा वैराग्यात राहो अथवा मरो याला त्याच्याशी काही कर्तव्य नाही त्याला सविकल्पाची इच्छा नसते अथवा निर्क निर्विकल्प दशेची इच्छा नसते तसेच माया निर्मित मोक्षाचीही अपेक्षा नाही ज्या पुरुषाचे यथार्थ ज्ञान दृढ झाले असेल त्याच्या घरी हे सर्व चालत येतात हाकलून दिले तरी ते जात नाहीत इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे ज्ञानवैराग्यो परमप्रकारे समासहा श्रीराम समर्थ